Sana रखिए गौतलब salam. प्रेम सुकानो धरला प्रेम सुकाणू धरला प्रेम सुकाणू धरला जगती प्रेम बनावर बयान सागर कडतर पसदरी पार धरू प्रेम बनावर बयान सागर कडतर पद